तुझे मनविता काय नाश झाला ऐके बा विठ्ठला कीर्ती तुझे परी तुझ नाही या मुझे उपकारू नामरूपा थारू केली याचे समूळी संसार केला धड़ी, सांडिली आवडी ममतेची लोभ दंभ काम क्रोध अहंकारू याची नाही थार ऐसे केले मृतिका पाशानो तैसे धनु आपले ते कोण परनेनू तुका म्हणे दे देहासी उदारू आणि का विचार काय तेथे विठ्ठला आम्ही तुमचे आहोत असे म्हणत असताना आमचा तू काय काय नाश केलास यासंबंधी तुझी कीर्ती आता ऐक देवा आम्ही तुला नामरूपाच्या स्थितीमध्ये आणले पण आमचे हे उपकार तू कधी मानलेच नाहीस आमचा संसार समोर तू देशोधडीला लावलास आमची ममतेची आवड सोडून दिली आमच्या मनामध्ये काम क्रोध लोभ अहंकार यांना मुळीच स्थान दिले नाही असे केले आम्ही धनाला मातीप्रमाणे किंवा पाषाणाप्रमाणे समजले आपली आणि परक्याचे असा भाव सुद्धा आमच्या मनामध्ये कधी आणला नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे आमच्या देहावर सुद्धा उदार झालो आणि आणखी कोणता विचार व्हायचा बाकी राहिला आहे जाऊन या तीर्था काय तुवा केली चर्म प्रक्षाळले वरी वरी अंतरीची शुद्ध कासयाने झाली भूषण त्वा केले आपण या वृंदावन फळू घोळीले साकरा भीतरील तारा मोडीची ना तुका म्हणी नाही शांती क्षमादया तो वरी कासया फुंदा तुम्ही अरे तुम्ही तीर्थयात्रेला जाऊन काय कमावली काय केले वरवरचे कातडे पाण्याने फक्त धुवून काढलेत एवढंच केलं पण त्यामुळे तुझे अंतकरण शुद्ध झाले नाही अनेक तीर्थांची यात्रा केली एवढा लौकिक मात्र मिळवला कडू वृंदावनाचे जे फळ असते ते साखरेमध्ये कितीही घोळवले तरी त्याच्या आतमधील जो कडूपणा असतो तो कधी जात नाही तीर्थयात्रा करून तुझे चित्त शुद्ध झाले नाही तुकाराम महाराज म्हणतात मनामध्ये दया क्षमा आणि शांती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत उगीच गर्वाने स्पंदण्यामध्ये काय अर्थ आहे बैसुनी निवांतो शुद्ध करे चित्तू तया सुखांत पारणाही हे उनियंतरी राहील गोपाळू सायासाचे फळ बैसलिया रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा तुका म्हणी ऐशी देईन मी दिव्य जरी होईल भाव एकविधू अरे तू निवांत एकाच ठिकाणी बैस आणि चित्ताला शुद्ध कर त्यानंतर मग तुझ्या सुखाला मुळीच पारावार राहणार नाही तुझ्या अंतकरणामध्ये तो गोपाळ येऊन प्रत्यक्ष उभा राहील त्यामुळे मोठ्या कष्टाने जे मिळणारे फळ तुला प्राप्त होऊन जाईल रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी या मंत्राचा उच्चार तू वारंवार करीत जा तुकाराम महाराज म्हणतात अशा रीतीने तुझा भाव जर एकवीत झाला एकत्रित झाला तर सांगितलेले फळ तुला प्राप्त होईल असे मी शपथपूर्वक सांगत आहे धन्य पुंडलिका बहु बरे केले निधान आणिले पंढरी न पविजे केल्या तपांची या राशी ते जन लोकाशी दाखविले सर्वोत्तम तीर्थ क्षेत्राने देव शास्त्राने हा भाऊ निवडिला विष्णू पद गया रामधाम काशी अवघी पायापाशी विठोबाच्या तुका म्हणे मोक्ष देखील कळसू तात्काळ या नाश अहंकाराचा अरे या पुल्लिकाने एक बरं केलं हा विठ्ठल पंढरपुराला आणून भक्तासाठी उभा केलेला आहे तपांच्या राशी जरी उभ्या केल्या तरीही हे पावणारे नाही असे हे दैवत पुंडलिक कोणीने सर्वांना दाखवून दिला आहे तो पुंडली खरोखर धन्य आहे हे पंढरपूर क्षेत्र सर्व तीर्थामध्ये सर्व क्षेत्रामध्ये आणि सर्व देवामध्ये सर्वोत्तम आहे असा सर्वांनी निवाडा केलेला आहे विष्णुपद गया रामनाम आणि काशी ही सर्व या विठ्ठलाच्या पायापाशीच आहेत तुकाराम महाराज म्हणतात या विठ्ठलाच्या मंदिराचा कळस जरी दुरून पाहिला कळसाचं दर्शन जरी घेतलं तरी ताबडतोब मोक्ष मिळून जातो आणि अहंकाराचा नाश होतो धन्य ती पंढरी धन्य भीमा आणि येणे सार पुंडलिकी धन्य तोही लोक अवघा दैवांचा सुकाळ प्रेमाचा घरोघरी धन्य ते ही भूमी धन्य तरुवर धन्य ते सरोवर तीर्थरूप धन्य त्या नरधारी मुखी नाम ध्यानू आनंदे भुवन गर्जतशी धन्य पशु पक्षी कीटक पाशाणू अवघा नारायण तू का म्हणे धन्य संसाराती आली रंगी रंगली सर्व भावी ते पंढरपूर आणि चंद्रभागेचे तीर खरोखर धन्य आहे ज्या ठिकाणी पुंडलिकाने वेदशास्त्रांचे सार असणारे जो विठ्ठल आहे तो आणलेला आहे त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये विठ्ठलाला पाहणारे जे लोक आहेत ते सुद्धा धन्य आहेत त्या पंढरपूर नगरीमध्ये घरोघरी सर्व प्रकारच्या भाग्यांचा आणि भक्तिप्रेमाचा सुकाळ आहे पंढरपुरातील भूमी वृक्ष पद्म सरोवर तीर्थ खरोखर धन्य आहेत पंढरीतील स्त्रिया पुरुष धन्य होत की ज्यांच्या मुखात आणि चित्तामध्ये विठ्ठलाचे नाम आणि ध्यान असते याप्रमाणे हे पंढरपूर क्षेत्र भक्तिप्रेमाच्या आनंदाने दुमदुमून गेले आहे पंढरपुरातील पशु पक्षी किडे आणि पाषाण सुद्धा धन्य आहेत कारण त्यांच्या रूपाने नारायण अवतीर्ण झाला आहे तुकाराम महाराज म्हणतात जी माणसे या मनुष्य देहात आलेली आहेत आणि कायावाच्या मनाने हरीच्या प्रेमरंगात रंगून गेली आहेत ती खरोखर धन्य होत माय बाप करीती चिंता ओर नायके सांगता नको जाऊ देवळासी नेतो बागुलो लोकासी वैष्णवा संगती हाती पडली नेनो किती कर्णद्वारे पुराणिकू बुलवी शब्दे लावी भिकू आम्हा कैचा मगू करशी उघडी यांचा संगू तुका म्हणी जाणी नरका त्यांचा उपदेश ऐका स्वतःचे पोर सांगितलेले ऐकत नाही म्हणून त्याचे आईबाप त्या मुलाविषयी चिंता करीत बसतात ते सांगतात की बाळा तू देवळात जाऊ नकोस तेथे एक बागुल बागुलबुवा असून त्या ठिकाणी तो लोकांना धरून नेतो आणि हे प्रवचन सांगणारे जे पौराणिक लोक आहेत त्यांच्या कानाच्या साह्याने याला भलत्या सलत्या गोष्टी सांगून भुलवून टाकतात त्यांचे शब्द ऐकून त्याला भीकच लागायची वैष्णवाच्या संगतीमध्ये सापडल्यानंतर किती लोक हाताशी लागले आहेत असे आईबाप आपल्या मुलाला म्हणतात म्हणजे वैष्णवाच्या संगतीला लागलेला तिकडच जातो बिघडतो असं त्यांचं मत असतं जे सर्व संघ परित्याग करून उघडे झालेले आहेत त्यांची तू एकदा संगत केल्यावर मग आम्हाला कसा बरे लाभशील तुकाराम महाराज म्हणतात आईबापांचा असा उपदेश ऐकणारा मुलगा नरकाला जातो मन माझेचे पळ न राहे निशळू घरी एकी पळो स्थिर नाही आता तू उदास नव्हे नारायणा मज दिना येली धाव घाली पुढे इंद्रियांचे ओढी केले तडा तोडी चित्त माझे तू का म्हणे माझा नसले सायासू राहिलो हे आस धरून तुझे देवा माझे मन फार चपळ आहे आणि ते काही केल्या एका ठिकाणी स्थिर राहत नाही एक घटकाभर काय पण पळभर सुद्धा स्थिर होत नाही यासाठी हे नारायणा तू माझ्याविषयी असा उदास होऊ नकोस माझी कधी उपेक्षा करू नकोस तू लवकर धावत ये या मनाने मला दीन करून त्रासून टाकले आहे इंद्रिय विषयांकडे ओढ घेतात त्यामुळे माझ्या चित्ताची ओढाताण होत आहे हे नारायणा मन जिकडे जाईल त्याच्या पुढे जाऊन त्याला अडवण्यासाठी तू धावत धावते तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा मनाचा निग्रह करण्यासाठी माझा काही प्रयत्न चालत नाही यासाठी तू माझ्यावर दया कर आणि मनाचा निग्रह करशील अशी मी तुझी आशा धरून राहिलो आहे आता माझ्या मनाचा सर्वस्वी मी तुझ्यावर सोपवला आहे मागतियाचे दोनची करू अमित भांडार दातियाचे काय करू आता कास यात भरू हा मज विचारू पडेला एक साठवणू प्रेमे संडली जिव्हा हे भागली करिता मापू तुका म्हणी आता हे तेथे असो अंकुन या बैसो पायापासी अरे जो दान मागतो त्याला फक्त दोनच हात असतात पण देणाऱ्याच्या घरी अगणित धनाचे भांडारच भरलेले आहे त्यामुळे देवा तुझे हे अगणित दान दोन हातांनी मी कसे घेऊ आणि कशामध्ये भरू असा मला आता विचार पडला आहे अंतकरण ही एक साठवणीची जागा होती पण त्यामधून भक्तिप्रेम ओसंडून बाहेर पडत आहे आणि जिव्हा तर नामाचे माप करता करता थकून गेली आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा तू दिलेले अगणित दान घेता येणे अशक्य असल्यामुळे आता मी जेथे ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीतच राहून तुझा आज्ञाधारक दास होऊन तुझ्या पायाजवळ बसेन जिचे पिढी वाळू प्राणतेचा विकळू ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती तुका म्हणी संतु तुम्ही भाऊ कृपावंतु ज्या मातेच्या बाळाला दुःख होते त्या मातेचे प्राण खरोखर व्याकुळ होतात कारण असा मातेचा कृपाळू स्वभावच मुळात आहे मातेचा आणि बाळाचा दोरी वळल्याप्रमाणे एकजीव झालेला असतो म्हणूनच बाळाला जर बरे असेल म्हणजे आईच्या चित्ताला बाळाच्या समाधानाचे प्रतिबिंब उमटत असते तुकाराम महाराज म्हणतात हे संत हो तुम्ही सुद्धा मातेप्रमाणच खरोखर कृपाळू आहात दयावंत आहात यावी माई रासू हीच सर्व काळ असू घ्यावी उच्चिष्टाचे धनी तीर्थयेचे पायवने भोग उभाडू आहे तो वरी नाडू तुका म्हणे देवी माझे सिद्धी पाववावी मायबाप संतांच्या घरी म्हणजे माहेरी जावे हीच मला सर्व काळ इच्छा असते त्यांच्या चरणांचे तीर्थ घ्यावे त्यांचे उच्छिष्ट खाऊन तृप्त होऊन जावे असे मला वाटत राहते जोपर्यंत पापात्मक प्रारब्ध भोग देण्यासाठी पुढे उभे आहे तोपर्यंत संतांच्या भेटीमध्ये प्रतिबंध होत असतो तुकाराम महाराज म्हणतात देवाने माझ्या प्रारब्धाचा प्रतिबंध सारून संतांच्या भेटीची माझी इच्छा पूर्ण करावी लेकुराचे हितू वाहे माऊलीचे चित्तू ऐशी कळवळ्याची जाती घरी लाभा विनप्रीती कोटी भार वाही त्याचे सर्व स्वही साही तुका म्हणी माझी तुम्हा संता वरी ओझी आपल्या मुलाचे हित कशामध्ये आहे या काळजीचा भार मातेचे अंतकरण सदोदित वाहत असते अशी प्रेमाची जाती विलक्षण प्रकारची आहे प्रेमळ माता कोणत्याही लाभाची अपेक्षा न धरता मुलावर निरतशी असे प्रेम करीत असते मातेने ज्या मुलाचा भार नऊ महिने पोटात वागवलेला असतो त्याचे सर्व अपराध आणि त्याच्या हितासाठी वाटेल ते कष्ट सहन करायला ती तयार असते तुकाराम महाराज म्हणतात मुलाच्या योगक्षेमाचे ओझे मातेवर असते त्याप्रमाणे हे संतजन हो माझे योगक्षमांचे ओझे तुमच्यावर आहे आम्हा गांजी जणू तरी कामेला नारायणू झाली पोरटी निढळे नाही ठाव बुडवाळी आम्ही जना व्यावे तरी कान लाजिजे देवे तुका म्हणे देशो झाला देवा विनवसू अरे लोक आमचा खेळ करतात यावर मला असं वाटतं की आमचा रक्षक नारायण जो देव आहे तो खरोखर मेला की काय आम्ही मुले पोरकी आईबाप नसलेली दरिद्री कुलहीन ठाव ठिकाणा नसलेली अशा प्रकारची झालेली आहोत आम्ही लोकांना भ्यावे याची देवाला लाज कशी वाटू नये तुकाराम महाराज म्हणतात ज्या अर्थी आमचे कुठेही कोणापासून सुद्धा रक्षण होत नाही त्या अर्थी हा सर्व देश देवा वाचून खरोखर ओस पडला आहे असे वाटते तुम्ही पायसंती माझे ठेवी चित्ती आता बाधून शके काळू झाली विषये शितळू भय नाही म्हणी देव वसे घरी राणी तुका म्हणी भयू आम्हा स्वप्नी तेही नाही तुमच्या संतांनी आपले पाय माझ्या चित्तात ठेवलेले आहेत त्यामुळे मला कळीकाळ सुद्धा बाधू शकत नाही आणि माझ्यावर आलेली संकटे शांत झालेली आहेत भूतमात्रामधील वैषम्य शांत झाले ते सुद्धा नाहीस होऊन गेलं आहे घरामध्ये आणि रानामध्ये वनामध्ये मला कोणापासून भय शिल्लक राहिलं नाही कारण माझ्या मनात देव येऊन राहिला आहे किंवा घरात रानात देव राहतो असा प्रत्यय येत असल्यामुळे माझ्या मनात भीतीचे स्थान शिल्लक राहिले नाही तुकाराम महाराज म्हणतात भेददृष्टी मावळल्यामुळे आता भय नावाची वस्तू माझ्या स्वप्नात सुद्धा येत नाही काळाचे ही काळू आम्ही विठोबाचे लढी वाळू करू सत्ता सर्वाळ ठाई वसो निकट वासे पायी ऐशी कोणाची वैखरी वदयामुचे समोरे तुका म्हणी बानू हाती हरी नाम तीक्ष्णू आम्ही या विठ्ठलाचे लाडके भक्त असल्यामुळे काळाचे सुद्धा काळ आहोत म्हणूनच सर्वांवर आणि सर्व ठिकाणी आम्ही सत्ता करतो आणि विठोबाच्या पायाजवळ राहतो अशी कोणाची वाणी आहे की जी आमच्या समोर आमच्या विरुद्ध बोलू शकेल तुकाराम महाराज म्हणतात कारण आमच्या हातात हरिनामाचा तीक्ष्ण बाण आहे जन्मा येऊन उदार झाला उद्धार केला वंशाचा मेळवणी धन मेळवी माती सदा विपत्ती भोगितसे नाम घेता न मिळू नवे कारण देखील या धर्म करिता एके कानी बांधे निजोनी डोकियासी घरा व्याही पाहुणा आला म्हणे त्याला बरे नाही तुमचे गावी वैद्य आहे बैसोने काय प्रयोजन उजवू किती होतील पोरे मरता बरे म्हणे यासी म्हणून देवा नवस करी दावी घरी हुनी बोने पर्वकाळी भट घराशी आला बोंब घाला म्हणे पोरा तुमचा उन्हा होईल वाटा काळपीठाशी आला दाढी करिता अडका गेला घरात आला बाई पे म्हणे आता उगवी मोडी डोई बोडी आपुली तीर्थ स्वप्नी नेने गंगा पूजन लिंगा या अडकुनी दार बैसे दारी आल्या घर म्हणे उसू तुका म्हणी ऐसे आहेत गाहरी याही तारी जीवासी माझ्या भय वाटे चित्ती नरका जाती म्हणून या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी कृपण असलेल्या माणसाचे उपरोधिक भाषेमध्ये व्यंग्यात्मक वर्णन केलं आहे हा मनुष्य जन्माला येऊन मोठा उद्धार झाला आणि याने आपल्या आचरणाने त्याच्या वंशाचा उद्धार केला घरी पुष्कळ धन मिळून शेवटी ते मातीत पुरून ठेवले आणि आपण सर्व काळ दारिद्र्यामध्ये राहू लागला अशा प्रकारच्या या कंजूस माणसाचे सकाळच्या प्रहरी जर नाव घेतले तर दिवसभर अन्न मिळत नाही त्याचे जर तोंड पाहिले तर कोणतेही काम होत नाही दुसऱ्याने दानधर्म केलेला त्याने कानाने केवळ ऐकला तरी त्याचे डोके उठते आणि डोक्याला पट्टी बांधून तो झोपून राहतो त्याच्या घरी याही दोन दिवसांसाठी जर पाहुणा म्हणून आला तर त्याच्या जेवणाचा खर्च टाळण्यासाठी तो म्हणतो की माझ्या मुलाला तुमच्या जावयाला बरे नाही यासाठी आत्ताच तुम्ही तातडीने आपल्या गावी जा तुमच्या गावी चांगला वैद्य आहे त्याला औषध विचारून पत्राने कळवा येथे बसून काय उपयोग आहे मनामध्ये म्हणतो ही मुले मुली किती होणार आहेत देव जाणे किती जणांची लग्ने करू केव्हा केव्हा तर मुला मुलींना उघड उघड म्हणतो तुम्ही सारी मेलात तर बरे होईल आणि यासाठी देवाला नवस सुद्धा करतो देव नवसाला पावला तर तो नवस पेटण्यासाठी रोजच्या जेवणाकरता ताटात वाढलेल्या अन्नाचा नैवेद्य घरात बसूनच दाखवतो पोरांना म्हणतो की पोरानो पर्व जर भट घरी आला तर आमच्या घरी चोरी झाली आहे असे म्हणा आणि त्याच्या पुढे बोंब मारा आणि जर तुम्ही भटाला पीठ मीठ काही द्याल तर तुमच्या वाट्याला येणाऱ्या कोट्यावधी संपत्तीचा भाग कमी होईल तरी हा भट पिठाला काळच आला आहे असे समजा एकदा त्याने न्हाव्याकडून दाढी करवून घेतली त्याबद्दल न्हाव्याला एक अधेला द्यायचा होता पण त्यावेळी जवळ नसल्यामुळे त्याला एक पैसा दिला परंतु आधेली अधिक केल्याची चुटपुट त्याच्या मनामध्ये लागून राहिली आणि बायकोजवळ येऊन म्हणाला आपला एक आधेला नाहीवाला अधिक गेला आहे यासाठी सौभाग्यवतीने केस ठेवण्याची जुनी पद्धत मोडून टाक आणि तुझे डोके भादरून घे म्हणजे त्या न्हाव्याकडे असलेला आधेला आपला वसूल होईल असा हा कृपण कंजूस माणूस स्वप्नात सुद्धा तीर्थयात्रा करण्याचे किंवा गंगास्नान करण्याचे मनात कधी आणत नाही गावामधील महादेवाची तर कधी पूजाच करीत नाही दार आडवे करून घरातच बसतो अतिथी अध्यागत जर कोणी आला त्याला म्हणतो की या घरामध्ये कोणी राहत नाही हे घर ओस पडलेले आहे तुकाराम महाराज म्हणतात हे भगवंता जगामध्ये असे कृपण आणि नास्तिक जीव जन्माला आलेले आहेत तरी त्यांच्या दोषाचा विचार न करता अशा जीवांचा सुद्धा तू उद्धार कर कारण हे लोक नरकाला जातील म्हणून माझ्या चित्ताला भीती वाटत आहे जाणे वर्तमानू परिते न वारे त्याच्याने तोही कारणाचा दास देव मनविता नास वेची अनुष्ठानू सिद्धी कराया प्रसन्न तुका म्हणे त्याचे मुद्दल गेले होटवेचे एखादा ज्योतिषी भूत भविष्य वर्तमान जाणत असला तरी सुद्धा संचित कर्मापासून होणारे दुःख त्याला टाळता येत नाही कारण तो ज्योतिषी सुद्धा त्या कर्मभोगांचा दास आहे त्याचा देह भोगाधी नाही पण त्याने सुद्धा वाणीने देवाचे जर नाव घेतले तर त्याच्या कर्मभोगाचा नाश होतो एखादा तपस्वी त्याला अष्टमहाशुद्धी प्रसन्न व्हाव्यात यासाठी तप आचरतो आणि त्यामध्येच देहाचा नाश करतो पण त्यालाही कर्मफळ भोगावेच लागते तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांचे संसाराच्या बाजारात देहासारखे महत्वाचे भांडवल माईक विषयांची खरेदी करण्यातच खर्ची पडलेली असते घातला दुकानू पड तैसा हे वानू आम्ही भांडारी देवाचे द्यावे घ्यावे मापवाचे उगवू जाणू ओ मोडी झाली नव्हे त्याची जोडी तुका म्हणे पुढे मोल तैशी खरी कुडी आम्ही परमार्थाचे दुकान घातले आहे आमच्या दुकानामध्ये ज्याला जो आवडेल त्या प्रकारचा माल भरलेला आहे आम्ही देवाचे खजिनदार आहोत त्यामुळे वाणीने हरिनामाचे माप द्यावे आणि घ्यावे असा आमचा हा व्यवहार चाललेला आहे कोणाची चालरीत कशी आहे हे आम्ही स्पष्टपणे जाणू शकतो आणि ज्याला हरिनामाची संपत्ती मिळाली नाही त्याला ती प्राप्त करून देत असतो तुकाराम महाराज म्हणतात आमच्या दुकानामध्ये जो जशी किंमत देईल त्याप्रमाणेच मालाची खरी खोटी त्याला पुढे देऊ म्हणजेच आम्ही त्याला अधिकारानुसार त्याची जी काही पात्रता असेल त्याप्रमाणेच त्याला देऊ साधाविली का सरे अवघिया लोका हात आवडीच्या हाती भेद नाही पंगती मोकळीच पोती नाही पुसा याची गुंती तुका म्हणी धरा आहे ढसाळू व्यवहारा आमच्या दुकानामध्ये सर्व लोकांना पुरेल इतका माल भरलेला आहे असे मी जाहीर करून सांगतोय कोणी किती माल न्यावा हे तुमच्या आवडीच्या आधी नाही आमच्याजवळ माल देण्यासाठी श्रेष्ठ कनिष्ठ असा पंक्तीभेद किंवा भेद नाही आमच्या दुकानामध्ये भक्ती ज्ञान वैराग्याची पोती सोडून ठेवलेली आहेत त्यातील माल घेण्यासाठी कोणाची परवानगी घेण्याची अडचण नाही तुकाराम महाराज म्हणतात हा जो माल आहे तो विकण्याच्या व्यवहारात आमचा हात सढळ आहे यासाठी हे लोक हो हा माल तुम्ही कितीही घ्या तडा मोडी करा परी उत्तम ते भराव जेने खंडे के खेपे जाय तेथे लोभे ओपे दाविल्या सारखे मागे नसावे पारखे मागे पुढे रुनु तुका म्हणे फिटेहीन हे जनलोक हो तुमच्या जवळ असलेले देहेंद्रियादी किडूक मिडूक हरीला विका आणि त्याच्या बदली परमार्थाचा चांगला माल भरून घ्या हा जो माल तुम्ही घेतला तर एका जन्मानेच तुमची सर्व जन्म परंपरा खंडित होऊन जाईल आणि ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी तुमच्या जवळ असलेल्या मालासाठी लोकात लोभ निर्माण होईल आणि त्या लोभाने तो माल विकला जाईल तुम्ही जशी सात्विक वागणूक सुरुवातीला दाखवली तशीच ती परमार्थाचा माल मिळाल्यानंतर सुद्धा शेवटपर्यंत असू द्या परमार्थ हस्तगत झाल्यानंतर वेगळी वागणूक नसावी तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्ही परमार्थाचा माल भराल तर पाठीमागचे जे संचित आहे त्या कर्माचे आणि पुढे क्रियमान कर्माचे भोगरूपी वाईट रून फेटून जाईल आणि तुम्ही मुक्त होऊन जाल नसावे ओशाळू मग माने ते सकळू जाय ते पावे मानू चाले बोलिले वचनू राहुने दे बाकी दान जाचे त्याची टाकी पावा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा जो संकुचित व्रतीचा अति कोणाचा मेंढा नसतो त्याला सर्व लोक पूज्य मानतात किंवा जो वशाळ नाही त्याला सर्व लोक मानत असतात तो ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी त्याला मान प्राप्त होतो आणि तो जे बोलेल त्याप्रमाणे घडून येते तो जी काही आज्ञा करील ती सर्व लोक शिरसावंत मानतात जो कोणाचीही कर्जबाजी आपल्याकडे राहू देत नाही ज्याचे देणे त्याला जो पटकन देऊन टाकतो तुकाराम महाराज म्हणतात असा मनुष्य सद्गुणामुळे सर्व लोकांना हवाहवासा वाटतो अनघर्ष सिद्धाच्या शब्दावरून रामेश्वर भटाच्या शरीराचा धार झाला तो धाव ज्या अभंगाने शमला तो अभंग एक शुद्ध तरी शत्रू मित्र होते व्याग्रहेन खाते सर्पतया विषते अमृतो अघात ते हितो अकर्तव्यानी तो होय त्यासी दुःख ते देईल सर्व सुख फळू होतील शीतळ अग्निज्वाळा आवडील जीवा जीवाची परी सकळांतरी एक भाऊ तुका म्हणी कृपा केली नारायणी जाणी जेते येणे अनुभवी जर चित्त शुद्ध असेल तर शत्रू सुद्धा मित्र होऊन जातील त्याला वाघ आणि सर्प यांच्यापासून कधी भीती राहणार नाही त्याला ते खाणार नाहीत विष सुद्धा अमृताप्रमाणे होऊन जाईल आघात सुद्धा हिताप्रमाणे वाटतील त्याने अकर्तव्य केले तरी ते नीतीप्रमाणे होईल जे दुःख आहे ते परिणामी सुख होईल आणि अग्निज्वाला सुद्धा शीतळ वाटतील दुसऱ्यांचे जीव स्वतःच्या जीवाप्रमाणे आवडतील आणि सर्वांविषयी मनामध्ये एकच भाव उमटेल तुकाराम महाराज म्हणतात एकदा नारायणाने कृपा केल्यानंतर त्याला असाच अनुभव येत राहील लाज वाटे मज मानिते हे लोक हे तो नाही एक माझे अंगी हो जुनी जिजलू मापाच या परी जाळावी थोरी लाभाविनू हो मळकंटको तीक्ष्ण गरी पोचकते वरी अंगकांती चित्रीची ती लेप श्रंगारिले निके जिवे विनफिके रूप त्याचे तुका म्हणी दिशे वाया गेलो देवा अनुभव ठावा नाही तिने लोक मला जे मान देतात याची मला लाज वाटते कारण मान घेण्याचा योग्य असा एकही गुण माझ्या अंगी नाही धान्य मोजून मोजून माप जसे झिजते त्याप्रमाणे आजपर्यंत कोणताही लाभ न होता परमार्थामध्ये झिजलो आणि संत म्हणून लोकांमध्ये मान मिळवला पण त्या पोकळ मोठेपणाला आग लागू कोवळा काटा अग्रभागी तीक्ष्ण दिसत असला तरी सुद्धा तो पोचत असतो त्याला टणकपणा नसतो त्याप्रमाणेच संतपणाची वरवर दिसणारी अंगकांती बेगडीसारखी व्यर्थ आहे भिंतीवर काढलेली चित्रे वेगवेगळ्या रंगाने सुशोभित केलेली असतात तरी त्यामध्ये जीव नसल्यामुळे त्यांचे रूप विटत असते तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणेच देवा सर्वानुभूती भगवतभावाचा आणि चित्तशुद्धीचा अनुभव नसल्यामुळे मी वाया गेलो माझा जन्म व्यर्थ गेला असे मला वाटते बोलविषयी माझे मुखे पर्याजना वाटे दुख जया जयाची आवडी तया लागी ते चरफडी कठीण देता काढा जलपे रोगी मेळवी दाढा खाऊ नये त्याची मागे निवारिता रडू लागे वैद्या भीड कायू आतताई जिवे जायू नये भिडा सांगू आणू पथ्य औषधा कारणू धनमाया पुत्रदारा हे तू आवडे थारा तू का म्हणे तू आवडे ते करा तू हे देवा तूच माझ्या मुखाने मला बोलवतोस परंतु माझ्या सत्य पण कठोर अशा बोलण्याने लोकांना दुःख होत आहे ज्याला ज्याची आवड असते तो त्याच्यासाठी धडपड करीत असतो असा एक नियम आहे त्यामुळे लोकांना विषयांचीच आवड असल्यामुळे ते विषयप्राप्तीसाठीच रात्रंदिन धडपड करत असतात आणि माझ्या परमार्थासंबंधी उपदेशाला किंमत देत नाहीत वैद्य जर कडू काढा देऊ लागला तर मूर्ख रोगी नको नको म्हणतो आणि मोठ्याने ओरडतो आणि दात मिटवून तोंड बंद करून घेतो जे त्या रोग्याने खाऊ नये तेच नेमके तो मागत असतो आणि खाऊ नको म्हणून कोणी त्याचा जर हात धरला तर तो रडत बसतो वैद्याला भीड असू नये तो खरेच सांगणार पण एखादा दुराग्रही रोगी मी औषध घेणार नाही पथ्य पाळणार नाही असे जर म्हणू लागला तर तो जीवाला मुक्तो वैद्याने रोग्याला भिडेने भलतेच खाण्याला सांगू नये कारण पथ्य हे औषधाचा गुण येण्यास सहकारी कारण आहे धन पुत्र स्त्री यांच्याविषयी प्रेम किंवा आसक्ती नरकाला आश्रय देणारी आहे तुकाराम महाराज म्हणतात हे जन हो चांगले कोणते आणि वाईट कोणते हे दोन्ही प्रकार तुम्हाला सांगितले आहेत यामध्ये तुम्हाला जी आवडेल ते तुम्ही करा पतिव्रती आनंदमणी शिंदळखोचे विचार वचनी जळो वर्म लागो आगी शुद्धपनो भले जगी सुख पुराणी आचार शळा दुःख वाटे अनर्गळा शुरा उल्हास अंगी गांड्या ते प्रसंगी शुद्ध सोने उजळे अंगी हीन काळे धावे रंगी तुका म्हणी तुची हिरा घन घाये निवडे पुरा जर कोणी व्यभिचाराची निंदा केली त्या व्यभिचाराचा जर निषेध केला तर पतिव्रतेच्या मनाला त्याचा फारच आनंद होतो पण वाईट चालीच्या स्त्रीचे मन मात्र अतिशय दुःखी होते कष्टी होते म्हणूनच अशा या अशुद्ध वर्तनाला आग लागू या जगामध्ये भलेपणाने शुद्धपणाने वागणे हेच उत्तम आहे सदाचारी लोकांनाच कथापुराण ऐकताना सुख वाटते तर दुराचारी माणसाला त्यामुळे दुःख होते युद्धाच्या रणांगणावर जो शूर असतो त्याचेच भाऊ स्फुरण पावतात त्याला तो उल्हास वाटतो तर जो भ्याड आहे त्याला तो प्रसंग मारण्यासारखा वाटतो अग्निमध्ये जे शुद्ध सोने आहे तेच उजळून निघते पण हीन धातू मात्र काळवंडून जातात तुकाराम महाराज म्हणतात घनाच्या आघाताने न फुटता जो टिकून राहतो तोच खरा हिरा असतो चालती आडवाटा आणि दाविती जेनिता न मनित याचे उपकार नाही जोडा तो गव्हारू विष शेवणी वारी मागे प्राण जाता जेणे संगे बुडता हाका मारी ठाव नाही आणि का वारी तू का म्हणे न करी हे का गुण घेऊन अवगुण टाका आपण स्वतः आडवाटीने जातो पण दुसऱ्याला जो सरळ मार्ग दाखवतो त्याचे उपकार जो मानित नाही त्याच्या मूर्खपणाला जोड नाही कारण तो महामूर्ख आहे आपण विष खाऊन त्या योगाने प्राण जाण्याच्या अवस्थेमध्ये मी विष खाल्ले मूर्खपणा केला पण तुम्ही तरी विष खाऊ नका असे जो मागच्याना सांगतो आणि त्यापासून त्यांचे निवारण करतो त्यांचे उपकार अवश्य मानले पाहिजेत कारण तो अनर्थापासून स्वतःच्या अनुभवाने निवारण करीत असतो आपण पाण्यामध्ये बुडत असताना दुसऱ्याला जो हाक मारून सांगतो की या ठिकाणी पाण्याचा अंत लागत नाही तरी तुम्ही त्यामध्ये जाऊ नका तुकाराम महाराज म्हणतात की लोक हो अशा वेळी उपदेश करणारा दुर्गुणी आहे त्याचे काय ऐकायचे असला हातच सोडून द्या आणि त्याचे गुण घेऊन अवगुण टाकून द्या कुळीचे दैव तू ज्याचे पंढरी नातू होईन दाशी सुतो त्याचे घरी शुद्ध याती कुळवर ना चाड नाही करी भलते ठाई दास तुझा पंढरीस कोणी जाती वार करी होईन त्यांचे घरी पशु याती विठ्ठल चिंतन दिवस रात्री ध्यानू होईन पायतन त्यांचे पायी तुळशी वृंदावन जयाचे अंगणी होईन केरसुनी त्यांचे घरी तू का म्हणी ह्याचे भाव माझ्या चित्ती नाही आणि कागती चाड मजू ज्याचे कुलदैवत पंढरीनाथ आहे त्याच्या घरी त्याच्या दाशींचाही दास होऊन राहील देवा मला शुद्ध जाती कुलवर्ण यांची गरज नाही भलत्या ठिकाणी भलत्या जातीमध्ये भलत्या कुळामध्ये भलत्या वर्णामध्ये जन्माला आलो तरी हरकत नाही मात्र तुझा मला दास कर म्हणजे मला समाधान मिळेल जे कोणी वारकरी पंढरपूरला जातात त्यांच्या घरी पशुसुद्धा होऊन राहील जे रात्रंदिवस श्री विठ्ठलाचे नाभासंकीर्तन आणि ध्यान करतात त्यांच्या पायामध्ये पायतान होऊन राहील ज्यांच्या अंगणामध्ये तुळशीचे वृंदावन आहे त्यांच्या घरी केरसुनी होऊन राहील तुकाराम महाराज म्हणतात देवा हीच एक माझ्या चित्ताचा दृढ निष्ठा असावी या वाचून इतर सद्गती मिळवण्याची माझी इच्छा नाही अवघ्या चाडा कुंठित करुणी लावी आपोलीच गोडी आशा मनसा तृष्णा कल्पना करुणिया देशधडी मी तुपणा पासाव गुंतलो मिथ्या संकल्प तो माझा तोडी तुझे चरणी माझे दोन्ही पक्षू अवघी करुणी दाखवी पिंडी रे रे माझे साच काय केले मृगजळू वर्णायाती कुळू अभिमानू कुमारी भातुके खेळती कौतुके काय त्यांचे साचपणू वेगळाल्या भावी चित्ता तडा तोडी केलो धड़ी माया जाळे गोत वित्त माय बाप बहिणी सुतू बंधुवर्ग माझी बाळी एका एक न धरी संबंध पुरलिया पातलिया जवळी काळे जाणून या त्याग सर्वस्वी केला सांभाळिया पुले जाळी एका जवळी धरी आणि का अंतरी ती काय सोयरी नव्हती माझी एकांची पाळणू एकाशी भांडणू साड कवणी काजी अधिक असे उनी कवनून कवन्या गुणी हे मावन कळेची तुझी मनोनी चिंतनी राहिलो श्रीपती तुका म्हणे भाक माझी तेव्हा माझ्या मनातल्या इतर सर्व इच्छा नाहीशा करून टाक आणि माझ्या मनामध्ये फक्त तुझ्याविषयी गोडी निर्माण होऊ दे तुझ्यावर प्रेम जडून राहू दे माझ्या मनातील आशा इच्छा कल्पना या सर्व विकारांना देशोधडीला लावून टाक आणि मी आणि हा माझा ध्येय वेगळा आणि तू वेगळा असा जो काही खोटा भाव आहे त्यामध्ये मी गुंतून असल्यामुळे माझी ही वृत्ती तू नाहीशी करून टाक मी तुपणाचे माझे दोन्ही पक्ष तुझ्याच चरणावर मी समर्पण केलेले आहेत अशा प्रकारची अनुभूती माझ्या देहात सुद्धा येऊ दे जात वर्ण कुळ यांचा अभिमान मृगजळाप्रमाणे मिथ्या आहे तो काय या संसाराचा खरा प्रकार नसतो वेगवेगळे भाव मी मनामध्ये धारण केले म्हणूनच माझे चित्त तटातट तुटू लागले त्याची ओढाताण झाली या मायाजळाने मला देशोधडीला लावले नातेवाईक संपत्ती आईबाप बहीण एकाचाही संबंध मला आता पुरा वाटत नाही काळाचे बोलावणे आल्यानंतर कोणाचाही संबंध उपयोगी पडत नाही आणि हे मी जाणले असल्यामुळे मी सर्व संबंधाचा त्याग केला देवा आता तू हे आपले मायारूपी जाळे नीट आवरून घे एखाद्यास आपल्याजवळ अधिक करावे आणि दुसऱ्याला दूर ठेवावे खरे पाहता तो काय याचा संबंध सोयरा असत नाही एकाचे मी पालन करावे आणि दुसऱ्याशी भांडण करावे असे करण्यामध्ये मला कोणतेही कारण नाही एक अधिक दुसरा कमी असा भेद कोणत्या गुणामुळे निर्माण होतो ही तुझी देवा माया मला कळत नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा म्हणूनच मी तुझ्या चिंतनामध्ये केवळ राहिलो असे मी श्रीपती तुला वचन देऊन सांगतो हा निका छळावया झाला शाण सोहिता घातली खाणी आडिके पैकी करोणी सायासू कोपने साचले धनु न जिरे क्षीर श्वानासी भक्षिता या तितयाचा गुणू तारुण्य दशी अधम मातला दवडी हात पाय कानू काय झाले या वाया का ठकली, हाती सापडले टाके तसे हे उनी स्फटिक म्हणी टाके चिंतामणी नागवले आपुले इच्छे सिद्धी सेविले सेविती अधम पात्रा सारखे फळू शिंपिला मोती जन्मले स्वाती वरुषले सर्वत्र जळू कापूस पटू नयेची कारण तयास पातला काळू तेची भुजंगे धरिले कंठी महावेश झाले त्याची गरडू भक्षुनी मिष्टान घृत साकरू सहित सोलोनी केळी घालून या घसा वांती करू पाही बळी कुंथान्याची आवडी उवा उन्नवनी रडवी बाळी तुका म्हणे जी जैशी करती ते पावती तैशीच फळी तू दुसऱ्याचा छळ करण्यात मोठा शहाणा झाला आहेस पण यामुळे तू आपले सोहित चोरीस घातले आहेस एखाद्या कृपण माणसाने एक पैसा पैसा करून पुष्कळ प्रयत्न केला आणि धनसंचय मिळवला पण त्याचा त्याला उपयोग होत नाही कुत्र्याला दूध घातले तरी ते त्याला शिरत नाही कारण हा त्याचा जाती स्वभावच आहे त्याप्रमाणेच अधम मनुष्य तारुण्य प्राप्त झाल्यामुळे मदमत्त होऊन जातो आणि आपले हात पाय कान इत्यादी इंद्रिये वाया घालवित असतो या लोकांना असे काय झाले असे काय व्यर्थ फसले की देहासारखा हातात आलेला लाभ टाकून देतात हातात स्फटिक घेऊन चिंतामणी टाकून द्यावा त्याप्रमाणे हे मूर्ख लोक आपल्या मूर्खपणाने आणि विषयांच्या इच्छेने नागवले जातात सिद्ध पुरुष विषयांचे सेवन करतात म्हणूनच आधम सुद्धा वाटेल त्या विषयाचे सेवन करतील तर अधिकाराप्रमाणे त्यांना फळ प्राप्त होईल सिद्धाला विशेषवनापासून बाधा होणार नाही पण आधमाला मात्र निश्चित होईल स्वाती नक्षत्राचा पाऊस पडला असता शिंपल्यामध्ये मोती जन्माला येतात परंतु वस्त्रे तयार करण्यास कापूस मुळीच पिकत नाही कारण स्वाती नक्षत्राचा पाऊस कापसाच्या पिकाला काळच आलेला असतो तेच पाणी सर्पाच्या तोंडात पडले असता त्याचे विष बनते तुकाराम महाराज म्हणतात तुपसाखरेने मिश्रित असलेले पक्वान आणि सोललेली केळी यांचे भोजन केल्यानंतर घशामध्ये बोटे घालून ते वांते येईल असे आचरण करतात कारण यांना नेहमी व्यर्थ कुंतायचीच सवय लागलेली असते ऊन पाण्यामुळे लहान मुले जास्तच रडतात जे लोक जशी कर्मे करतात त्या प्रकारचीच त्यांना फळे प्राप्त होतात चंदनाचे गावी सर्पांचे वसते भोगीत ते होते दुपांतरे एका उजे एका लाभगडे देवा संचेताचा ठेवा वेगळाला शिराची वसती या शुद्ध सेवावे जवळ येते जावे भोगे दुरी का म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जडू त्याहुनी दगडू बरे देवा चंदनाच्या झाडावर जरी सर्पाची वस्ती असली तरी त्या सर्पाला चंदनाच्या सुगंधाचा लाभ होत नाही जे दूर असतात त्यांनाच त्या सुगंधाचा लाभ होतो याप्रमाणे देवा एकाने ओझे व्हावे आणि दुसऱ्याने त्याचा लाभ घ्यावा अशी स्थिती प्रारब्धामुळेच होत असते गायीच्या स्तनाजवळ गोचिडाची वस्ती असते पण तिला जन्मभर रक्तच प्राशन करावी लागते तुकाराम महाराज म्हणतात ज्यांची बुद्धी जड असते मंद असते म्हणजे ज्यांना चांगलं काय वाईट काय हे कळत नाही कशाचा लाभ घ्यावा हे समजत नाही अशा मनुष्यापेक्षा देवा दगड अधिक चांगला ज दिली आता करी यत्ने आचा जीव भाव वाचा काया म्हणू भागलो दातारा शीन झाला भारी आता मज तारी शरणागता नेनिता सोशली तयाची वाटनी, वाटणी नवताही कोणी काही माझी वर्मनेने दिशा हिंद तो मोकाटू इंद्रिये सुनाटू दाही दिशा येर झारी फेरा शिनलू सायासी आता ऋषिकेशी अंगीकारी तुका म्हणे मनो इंद्रियांची सोयी धावी अशी काही करू आता देवा माझा जीव मी तुला काया वाचा आणि मनाने सर्वपणे संपूर्णपणे अर्पण केलेला आहे तू आता त्याचे वाटेल ते कर आणि माझे रक्षण कर हे दातारा मी फार शिणून गेलो आहे मला भारी श्रम झालेले आहेत तू मला या शरणागताला आता तार माझे हे कुणी संबंधित नसताना मी त्यांना सांभाळण्याचा आणि पोचण्याचा खटाटोप केला आणि ते सर्व श्रम व्यर्थ गेली जेव्हा तुझ्या भक्तीचे वर्म मला न ओळखता आल्यामुळे माझी इंद्रिय सर्व दिशांनी व्यर्थपणे भटकू लागले आहेत हे भगवंता ऋषिकेशा या जन्म मृत्यूच्या फेऱ्यानी मी फारच दमून गेलोय आता तू माझा शिकार कर तुकाराम महाराज म्हणतात माझे हे मन इंद्रियांच्या ओढीने सतत धावत असते आता मी या इंद्रियांना कसा बरी आवरू तेव्हा सर्व काही आता तूच सांभाळून घे तूच याचं सर्व काही कर